भल्या पहाटेस दादांना जाग आली त्याने डोळे उघडले आणि डोळ्यांपुढं गाय टाकला तिडा उभा राहिला रात्रीचा विचार पुन्हा मनात सुरू झाला आणि काही केल्या तो जाई न झाला दिवस उगवायला ते घोड्यावर बसले आणि तडक किरणाच्या वस्तीवर त्यांनी घोडा जामटला जवळ आला आणि हातातला लगाम ढिला पडला पाणमळाच्या कडेनं दिसणाऱ्या शेवरीच्या आणि केळीच्या झाडाकडे बघत ते पुढे जाऊ लागले खूप जवळ आली आणि किरुणाना समोर येऊन उभा राहिला हात वर करून म्हणाला काय दादा कुणीकडं आलोय तुम तुमच्याकडंच कुणीकडं दिवस उगविला म्हणायचा यो दादा हसले आणि घोड्यावरून खाली उतरत म्हणाले काय किरुणाना कशात एवढं दंग झालायचा कशात दंग व्हायचं हाय पोटापुरती शेती त्यात राबायचं चाललंय की असं म्हणून किरुणाना पुढे झाला आणि घोड्याचा लगाम धरून म्हणाला चला आता घोडा बांधून येतोच मी दादा पुढं होऊन खोपीजवळ उभे राहिले आणि किरुणाना घोड्याला बांधून जवळ येत म्हणाला उभा करायला असं बसायचं नाही पडवीला अंथरल्या जिनावर दादाने बूट टेकलं किरुणानाही जवळ येऊन बसला दोघे असे बसून राहिले काय बेताना दादा आले होते याचा अजमास लागे लागेना आणि कसं बोलणं काढावं हे दादांना समजेना झालं बसल्या बसल्या आणून बाहेर बघितलं आणि आपली नजर बाहेर लावून असं म्हणाला ते लांब एक आंब्याचं झाड दिसतं का हा तिथं पतूर आमची हद्द म्हणायची बघा त्या आंब्याच्या झाडापर्यंत होय हा त्याच्या पुढं मग लवारकी लागती एवढं बोलणं झालं आणि इथंच खोळंबले दादाही उगीच बघत राहिले किरुणानेही बघत बसला आणि आलो म्हणून उठून आत गेला पिकून रसरसीत झाल्या केळीच्या दोन फण्या एका ताटात घालून तो बाहेर आला दादांच्या पुढ्यात ते ताट ठेवून म्हणाला आमच्या पानमळ्यातील केळं आहेत बघा जरा चव त्या केळांकडे बघत दादा म्हणाले केळं खायला आलो नाही किरुणाना किरुणाने नजर उचलून वर बघितलं आणि दादाने विचारलं सांगावा मिळाला नव्हता माझा मिळाला होता की मग का आला नाहीसा नाहीसा कशाला याचं काय झालं काय होतंय मग का आला नाही खावा केळं खावा की केळं खावा खाली नाहीत दादा तोंडाकडे बघत राहिले आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ ओळखून किरुणानाच म्हणाले कशाला याचं वाड्यावर सांगा की काय झालं असं आता मनातलं बोलू तर मग मनात ठेवून कशाला बोलता वट्टात सांगू वट्टात आणि कसलं असं म्हणून दादा तोंडाकडे बघत राहिले आणि त्यांच्याकडे न बघताच किरणांना म्हणाले आम्हाला एक तुमचा आजार वाटत होता वाटत होता म्हणजे तेच की आम्ही भाबडं हो तुम्ही भाबडं होय आम्ही भाबडंच तुमचा आधार वाटून आम्ही पोटातलं सगळं सांगून टाकलं आणि मग काय विश्वासघात केला तुमचा अजून केला नाही खरं तसं होईल म्हणून भीती वाटली वय भ्या वाटायचंच की काय झालं मग रोज नेमानं वाड्यावर यायचं मी का बंद झालो तुमच्या मनात काय पाप आलं मी तर काय सांगू आणि आमच्याच मनात पाप काला आलं का नाहीतर काय म्हणायचं मग आम्ही म्हणायचं बघा आम्ही बघू होय होय नाहीतर काय गायकवाड तुम्हाला येऊन चिकटला मग आत्ता आम्हाला जवळ कशाला करशिला आम्हाला काय डोळं नाहीत रोज बघतोयच की आम्ही आणि कानानं ऐकतोय बी काय बघता आणि काय ऐकता काय सांगायचं त्यात बोलून दावायला लागतंय भाई गायकवाडला जवळ करून तुम्हाला लांब केलं असं म्हणायचं आहे होईल असं म्हणायला आणि कशाला लागतंय त्याला तुम्ही जवळ केलं ह्यात सगळं आलंच की हो किरुणाना मी काय हेतून त्याला जवळ केलं ते आता मी काय सांगू मी सांगू तुम्हा दोघांची एकी व्हावी अशी माझी इच्छा आहे पाटील मी तुम्हाला सांगू एक आग आणि एक पाणी ह्यांची एकी कशी व्हायची सांगा की असं भाबडपणावर जाऊ नका खुळे आहेसा करू ना तुम्ही मीच आणि खुळा आहे होय नाहीतर काय शानं म्हणायचं अहो तुमची एकी व्हाय पाहिजे त्या बिगार आता चालायचं नाही दादा एकदा आम्हाला खुळं म्हटलासा नव्हतं हो तुम्ही आम्ही खुळंच आहे बघा खुळंच आहे खुळं म्हणा शानं म्हणा मग काय बोलायचं एवढं बोलून दादा बाहेर बघत राहिले आणि किरुणानाच बोलला अहो दादा जे आजवर कवा झालं नाही ते आता होते वय आजवर तशी वेळ आली नव्हती किरुणाना मग आत्ताच अशी काय वेळ येऊन ठेपली या येळ येऊन ठेपली या म्हणून बोलायचं पुढचं धोरण आखावं लागतं किरुणाना मग आम्ही काय बिन धोरणाचं आहे वय आम्ही बी मस्त आखले धोरण काय धोरण आखले तुम्ही ते आत्ताच कशाला बोलून दाखवायचं येळ येईल तेव्हा दिसलच की जगाला असं म्हणून किरुणाना हसला आणि दादा म्हणाले हसण्यावर नेऊ नका किरुणाना आज उद्या पोरं सुटून येतील होय आम्ही बी काय कानात बोळ घालून बसलो नाही काय बाय कानावर यायला लागले ऐकतोयच की आम्ही ऐकणं निराळ पुढचं नका बोलू दादा बोलू नको होय आम्ही काय बेसावत नाही गायकवाडनं काय घाट घातलाय आहे ते बी मला माहिती आहे ती पोरं काय करणार आहे ते बी ओळखून आहे पण मनात एवढंच येतं की तुम्ही गायकवाड्याला जवळ करायला नको पाहिजे होतं हे बघा किरुणाना त्यांचं बोलणं अडवून किरुणाना म्हणाला काय सांगू नका दादा कोण आमचं घराला नष्टांश करणार आहे ते आम्हाला बघायचंच आहे तुम्हाला सांगू असं म्हणून किरुणानानं एक डोळा झाकला आणि मान पुढे झुकून हळू आवाजात तो बोलला ह्यो दाजीबा ज्यावर तुम्ही भळलाय त्यो साडेबाराचा अहो त्यो पाताळ यंत्र्या झेलात जाऊन भेट घेऊन आलाय म्हण त्या पोरांची आणि आमचं खून पाडणार आहेत म्हण ते असं म्हणता आणि सांगू शाना असला तर त्याच्या नादाला तुम्ही लागू नका पश्चाताप व्हायची येळ येईल बघा तुम्हाला मला मग काय भ्रांतीत हायसा दादा होई तुम्ही अहो पुरा आडसाटा घेतलाय त्यानं तुमचा चार लोक का म्हणतात तुम्हाला काय ठाऊक असणार काय म्हणतात लोक अहो उघड उघड बोलत्यात म्हणायचं आणि काय त्यात काय बोलत्यात कळू तरी काय कळून उपयोग आहे त्याचा किरुनानाच्या या बोलण्यानं दादांना राग आला कपाळावर आट्या घालून ते म्हणाले किरुनाना एकेकाला खोडावं लावीन मी मी दिसतो तसा नाही तुम्ही खोडावर लावता का ते लावत्यात बघूया राग येऊ देऊ नका चार लोक म्हणतात ते सांगितलं ते खरं नवं आणि तुमचं खरं वय हे बघा जरा पुढचं धरू नका काय आकायचं म्हणता अहो तुमची एकी झाली की ती माकडं सुटून आल्यावर काय करत्यात एवढा भाबडा नाही मी दादा भाबडंपणा नवं करू ना ये येईल तशी पाठ फिरवावी लागते मग आहे की आम्ही तयार जशी येईल येईल तशी पाठ देणारच की असं म्हणता होय असं म्हणतो ते आमचं घरानं नष्टांश करतात का आम्ही त्यांचं करतो हे डोळ्यानं बघत बसा की तुम्ही तुम्ही इरळा पेटलाय म्हणायचं तर मग ते पेटल्यात तर मग आम्ही का सोडतोय मग एकी व्हायची नाही म्हणता तर कशाची एकी घेऊन बसलाय इथनं सारे आता बेकीच बघा न बोलता दादा गप्प बसून राहिले आणि समोरच्या ताटाकडे बघत किरणाना म्हणाला लय विचार करू नका खावा केळ खावा एवढा तर आमचा मान राखा हातात केळ घेत दादाने विचारलं मान राखा म्हणजे उगा मजेनं बोललो हो पुढं बघून दादाने केळ तोंडाला लावलं आणि फुसकन किरणाला बोलला काय तुमच्या जीवावर गायकवाड आमचा खून करणार आहे म्हण आणि काय लोक म्हणतात तर तुमचा त्याला पाठिंबा बी हाय म्हण तोंडाला लावलेलं केळ हातात धरून दादा बघत राहिले आणि किरणांना हसून म्हणाले तुम्ही तर तसं करशील असं नव लोक म्हणतात ते बोललो मला काळजी पडली या तुमच्या जीवाची आणि काय बोलतायसा किरणांना तुम्ही तुम्हाला काळजी पडली आमच्या जीवाची अहो का काळजी करताय सा तुम्ही आमची करायची तेव्हा केली नाही सा आणि आता करताय सा वय आता येळच आली आहे तशी येळ आली आहे त्यांची आमची नाही त्यांच्या घड्यात बारा वाजल्यात म्हणून अशी दुर्बुद्धी व्हाय व्हायला लागली आहे त्यासनी एक विचारू विचारा की हातात फळ आहे तुमच्या दादा खरं सांगा तुमचा काय डाव नाही ना मग हो त्यांच्यात घड्याची शपथ देतो किरणाना बस मग झालं तर मनातली शंका फिटली बघा पर का शंका यावी मनात तुमच्या शंका येणारच हो तो अग्नी शिरलाय ना तुमच्या वाड्यात तेव्हा मनाला काहीतरी चाटून आहे तुमच्यावर मस्त विश्वास आहे त्याच्यावर पाहिजे का नको विचारलं बरं केलं पुन्हा असं मनात आणू नका खावा केळ खावा आता निर्मळ झालं म्हणून असा मन तोंडात घास घुळवत दादा म्हणाले असं काय म्हणत असतं तर मी आलो असतो का तुमच्या वस्तीवर मी बी धाडस करून विचारलं असतं का तुम्हाला झालं मनातला शक गेला आता जीव भिनगोरी आहे हो माझा तुमचं काय त्याच्यात अंग नाही एवढंच आम्हाला पाहिजे होतं मग आम्ही हाय ती आहे बघून घेऊ हे बघा करून आणा माझी एवढीच इच्छा आहे की ती पोरं आता सुटून येतील त्यांचा दहा पंधराचा पट्टा आहे आपण सार आता एक होऊन त्यांना तोंड द्यायला पाहिजे होय तुमच्यावर बी दात आहेत की त्यांचा माझ्यावर हाय तुमच्यावर हाय सगळ्यावरच हाय हो त्यांचा असू द्या हो आमची नका काळजी करू तुम्ही काय मग तुमचं घरानं सगळं नष्टांश करणार म्हणून बसतात ते मग काळजी नका क कसं घरानं नष्टांश करतात त्यांचा बा यायला पाहिजे गोरीतला उठून एकेकाचा उगा असा आडमाप बोलू नका नाना नुसतं बोलत नाही दादा करून जावतो आता उगाच गमजा बघा गमजा बघू वय गमजाच बघायची हे बघा दादा तो दाजीबा झेलात जाऊन भेटी घेऊन येतोय पर आम्ही बी काय हित निजलेलं नाही ह त्यांचाच डाव त्यांच्यावर कसा उलटतोय बघा पुढचं कशाला बोलायचं चला तुम्हाला मज्जा धावतो असं म्हणून किरुणाना उठले दादाही उठले आणि जरा थांबा असं सांगून तो आत गेला आणि बंदूक घेऊन बाहेर आला किरुणानाच्या हातातली बंदूक बघून दादा खुळ्या कावऱ्यागत त्यांच्याकडे बघत राहिले आणि लागत करून किरुणाना म्हणाला चला तुम्हाला मजा दावतो त्याच्या हातातली ती बंदूक घेऊन किरुणाना काय मजा दाखवणार याचा अंदाज लागेना झाला ते विचार करीत मा मागणं चालू लागले कुठे जायचं म्हणता चला तर खरं मोठेचं पाणी पाणमळायला चालू होतं आणि ते दोघेही विहिरीच्या धावेवर येऊन उभे राहिले दादा थक्कच झाले पाय न उचलता ते बघत उभे राहिले किरणाना म्हणाला हे बघा दादा ही मोठ मारती ती माझी थोरली पोरगी लक्ष्मी आणि धाकटी आज पाणी ती या लेकीला मोठ मारायला शिकवलं काय ना तुम्ही दादा नुसती मोठच काय घेऊन बसलायसा लेख आणि लिओक असा फरक नाही केलेला मी जे गड्याच्या हातनं व्हायचं नाही ते माझ्या लेकीच्या हातनं होतंय दोघी बी तशाच हा ही झाशीची लक्ष्मी आहे आणि धाकटी तारामती आहे गादीवर बसविलं तर राज चालवर राज असं म्हणून किरुणाना पुढे गेला आणि हळी देऊन म्हणाला लक्ष्मी जरा मोठ उभी कर मोठ थांबवून लक्ष्मी उभी राहिली आणि आपल्या हातातील बंदूक तिच्या हात देत किरणांना म्हणाला मी आहे मोठेवर तू जरा बंदूक चालवून जाव बघू पाटलास ने लक्ष्मीनं बंदूक खांद्याला लावली आणि नेम धरल्यागत करून धाडकन तिनं बार काढला मोठेचे बैल मागे ओढत ओढत ओढता किरणाना हसून म्हणाला बघितला सगळा दादा इकडं कोणीकडं बघता गोळी कुठं गेली ते बघा ती बघा तिथं खून आहे तीळ भर नेम चुकायचा नाही हा किरणानं तिच्या हातातील बंदूक आपल्या हातात घेतली आणि मोठ तिच्या स्वाधीन करून पुन्हा दादाजवळ येत तो म्हणाला गेले तीन महिने सराव चालू आहे बिन लग्नाच्या पोरी घरात बसविल्या ते काय उगाच नाही बापाची ईर्ष्या लेखीत उतरली आहे ह्या दोन लेखी आणि दोन पोरं अशी मिळून चार पोर आहेत मला किती खून पडणार आहेत ते तोंड मिटून बघत राहिले दादा किरुणानांचं हे बोलणं ऐकून म्हणाले हे बरं शिक्षण दिलं लेकीसनी अहो त्या बी जीवावर उदार झाल्यात आम्ही मेलो तर त्याचा सूड ओवायला माझ्या लेकी समर्थ आहेत लेकी लाठी खेळत्यात बंदूक चालवत्यात दहा गडी वस्तीवर आला तर त्यासनी थोपून धरतील थोपून असं म्हणून किरुणानं पाटलांच्या तोंडाकडे बघितलं आणि वर्मी घाव घातल्यागत तो बोलला एवढं वरीस दीड वरीस आम्ही तुरुंगात अडकलो म्हणून आमचं काय मागं नडलं म्हणता आहे माझ्या दोघी लेकीनी पुढं होऊन यो मळा चालवला आता हिरवागार दिसतो यो पानमळा त्याच्या जीवावर जतन झालाय बरं दादा सगळे इथं रानात रात्रंदिवस कपत होते म्हणून ह्यो पानमळा जगला वाचला हाय कुणाची पावर अशी दादा नुसते बघत राहिले त्यांच्या तो तोंडातनं शब्द बाहेर येईना आणि वर आभाळाकडे तोंड करून ते म्हणाले दिवस बराच वर आला बरं जातो किरणारा बरं या मग असं म्हणून दोघेही माघारी वळले खोपीपर्यंत चालत गेले दादा घोड्यावर बसले आणि पुन्हा एकदा किरुणाना म्हणाला आला असा बरं झालं आमच्या मनातला अभिषेक गेला मनात काय राहू नये म्हणून मुद्दामच आलो होतो ते बरं केलं सा दादाने घोड्याला टाच मारली आणि किरुणाना मागणं म्हणाला बरं जावा आमची काळजी नका करू तुम्हीच जरा सावध राहा म्हणजे झालं घोडा भरधाव सुटला बंदुकीच्या गोळीगत जाऊ लागला आणि मघाशी ऐकलेला बार दादांच्या कानात घुमत राहिला